गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या सहसा भर